ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखी प्रतिभा ज्या शिष्याची आहे ज्या शिष्याच्या अंगी असं अलौकिक ग्रंथाचं कर्तृत्व आहे जो शिष्य आपलं व्यक्तित्व अनन्य भावाने समर्पित जीवन आपल्या गुरूंच्या जीवनामध्ये व्यक्तित्वामध्ये करतो आहे व मागणं मागताना मात्र संपूर्ण विश्वाच्या आत्यंतिक हिताचं मागणं मागत आहे उदात्त स्वरूपाचं मागणं मागत आहे तेव्हा ती उदात्त मागणी पूर्ण व्हावी असं सद्गुरूंना वाटावं हे अत्यंत स्वाभाविक आणि साहजिक आहे यात कुठल्याही प्रकारचा कृत्रिमतेचा संबंध लेश वारा सुद्धा नाही असं लक्षात तुम्ही बारकाव्याने पहा प्रत्येक मागणं हे विवेकपूर्वक आहे प्रत्येक मागण्यामध्ये मानवी जीवनाची पूर्णता आणि सफलता होईल असं तत्व आहे व्यक्ती कुटुंब आणि समाज यांच्या चिरस्थिर सुखाचा ज्याच्यामध्ये पाया आहे अशा प्रकारचं हे मागणं फार तर काय या सर्व मागण्यातून मानवी जीवनाला अर्धवत्ता प्राप्त व्हावी हा ज्ञानेश्वर महाराजांचा हेतू दिसून येतो हे सगळं पाहिल्यानंतर या सगळ्या मागण्यांचा तुम्ही आम्ही विचार करा एकांतात बसून विचार करा आणि ह्या प्रत्येक मागण्यांना समोर ठेवा हे सगळं मागणं ऐकल्यानंतर तुमच्या आमच्या व कोणाच्याही मनात असं येईल की खरंच हे असं घडलं पाहिजे व कधीतरी दुरिताचा अंधार निवृत्त झाला पाहिजे कधीतरी सत्कर्मामध्ये यांची प्रवृत्ती झाली पाहिजे स्वधर्मरूपी सूर्याचा उदय झाला पाहिजे असं कोणाच्याही मनात येईल असाच भाव उत्पन्न होईल की मोहना हा त्यावेळेच्या सर्व श्रोत्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला असेल यात कुठल्याही प्रकारचा संदेह नाही आणि सर्वांच्या मनामध्ये असला हा भाव श्रीमन निवृत्तीनाथ त्या सर्व श्रोत्यांच्या मध्ये प्रमुख श्रोते व सद्गुरू असल्यामुळे त्यांच्या मुखातून हा प्रसाद दान हे वरदान या रूपाने हा होईल दान पसावू अशा प्रकारचा म्हणजेच तथास्तू असा उद्गार व्यक्त होणं स्वाभाविक असल्यामुळे तो व्यक्त झाला ह्याच नाव आहे हा होईल दान प्रसाद लोक कुठेही गेला असताना असं सांगतात आम्ही पण सांगतो आपले आपल्या परंपरा परंपरेमध्ये सर्व थोर थोर श्री गुरु संत महात्मे सांगत आले आशीर्वाद द्यावा हा चिन्ह कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान द्यावे कृपादान केले संती कल्पांती ही सरेना ही काय गोष्ट आपल्या संप्रदायामध्ये आहे ती गोष्ट दिसत नाही बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या दिसत नाहीत पण कार्य करतात मात्र त्याला एक माझं नेहमीच उदाहरण तुम्हाला देत एखादा माणूस एखाद मोठ कार्य करून येतो शारीरिक विजय मिळवून येतो भावनिक विजय मिळवून येतो एखादा तत्वज्ञानाच्या सभेमध्ये विजय मिळवून येतो एखादा कुस्तीच्या फडामध्ये जाऊन विजय मिळवून येतो तुमच्या आताचे नवीन खेळ क्रिकेट आमके तमके त्याच्यामध्ये खरोखरी म्हणजे मॅच फिक्सिंग न करता <laughs> आता मुलाला पाठ झालं बरं काही सगळं <laughs> ते न करता विजय मिळवून आला पण तर त्याला त्याच्या त्या विजयाच्या वेळी जे कष्ट पडलेले असतात त्या कष्ट उपसण्याचा काही श्रम होत असत आणि त्या श्रमाने संपन्न झालेला विजय मिळवून आलेला मुलगा आपल्या घरात आला आणि त्याच्या मातेने त्या विजयाला पाहून प्रसन्न होऊन शाबास म्हणून त्याला शाबासकी दिली त्याच्या पाठीवर हात फिरवला तर त्या हात फिरवण्याने केवळा काही प्रयोग त्याच्यात किमया वगैरे काही नाही जादू नाही विजेचे त्याच्यामध्ये करंट सोडलेले नाहीत <laughs> बर का किंवा तुमचे एअर कंडिशनचे त्याच्यात रचना करून शरीरामध्ये शिरण्याची योजना केलेली नाही कोणी एक सामान्य आहे अशा या विजयाला पाहून त्या मुलाच्या पाठीवरून जर हात फिरवी तर केलेल्या सर्व श्रमाचा परिहार होतो आता या एखादी बाई कुणी येऊन म्हणेल एखाद्याला की तू फार मोठा विजय मिळवलास इकडे तुझ्या पाठीवरून मी हात फिरवतो त्या हात फिरवण्याने होईल का हे होणार हो कशाने होत मग हात फिरवण्यानेच होतं पण कोणाच्याही हात फिरवण्याने होत नाही कटला आईच्याच हात फिरवण्याने होत ना आईच्या म्हणजे मानलेली दाई दत्त <laughs> कोणी सद्गुरू का प्रसवती या महाराजांनी शब्द वापरले अशा प्रकारची जी माता आहे ना तिच्याच हात फिरवण्याने हे घडत मग असा हात फिरवण्यामध्ये प्रेमामध्ये निष्कपट आशीर्वादामध्ये हे सामर्थ्य आहे का नाही आहे आणि हे तुम्ही आम्ही अनुभवू शकतो ज्याला ज्याला माता आहे त्या त्या लोकांनी हा अनुभव घेऊन बघा आम्ही अनुभव घेऊन तुम्हाला सांगतो हे सगळं आपल्या अनुभवाचा हे तुम्ही मिळवून बघा प्रयत्न करा अगदी असं घडतं काही त्याच्यामध्ये शंका नाही म्हणजे आशीर्वादामध्ये सामर्थ्य एक वर्षाच आहे त्याच्यावर पहिलं दुसरं तिसरं चौथं असं दहा वर्षाचं कुठं चढलेलं आहे त्याला तुम्ही किती लावा <laughs> ते पुट काही निघत नाही ते सगळी पुट काढायची ठरवली तर मला वाटतं पुढे निघायच्या आता अगोदर <laughs> भांडच फुटून दे भांडच फुटून दे मग त्याप्रमाणे त्याला थोडा दीर्घ काल लागत असतो ज्ञानेश्वर महाराजांनी या साठी जी उपकरणं मांडलेली आहेत ती उपकरणं मानत असताना दोन गोष्टी महत्वाने लक्षात ठेवा पहिली गोष्ट आहे माणूस स्वधर्मरत झाला पाहिजे समाजामध्ये दोन प्रकार सामान्य रूपाचे सज्जन किंवा पूर्ण रूपाला प्राप्त झाले सद्गुरु संत आणि परमात्मा यांची एकरूप प्रसन्नता जर होईल म्हणजे धर्म प्रसन्न झाला म्हणजे जगामध्ये स्वधर्म सूर्य नांदला जगामध्ये सज्जनांची संख्या वाढली जगामध्ये सद्गुरु उपदेश करणारे जर संचार करू लागले आणि परमेश्वर जर यांच्यावर कृपा करायला प्रवृत्त होईल तर ईश्वर निष्ठा मनामध्ये निर्माण होऊन आदिपुरुषाचं लोक जर भजन करू लागतील तर यांच्या प्रसन्नतेने व आशीर्वादाने या सर्व गोष्टी होऊ शकतात याला मानवाच्या कृतिशीलतेची आवश्यकता यद्यपि त्यांच्या आशीर्वादाने घडणार आहे म्हणजे केवळ त्यांच्या आशीर्वादाने घडेल असं नाही आपली कृतीशीलता जर असेल तर आशीर्वादाने ती वाढीला लागते आणि ते सफलही होते म्हणून माणसाची कृती हे उपादान कारण आहे आणि महापुरुषांचा आशीर्वाद हे निमित्त कारण किंवा महापुरुषांचा आशीर्वाद प्रधान समजा पण तुमचं निमित्त कारण म्हणून का होत नाही पण प्रयत्नाची आवश्यकता आहे प्रयत्ना वाचून ही गोष्ट घडणार संतांनी दिलेलं हे आश्वासन आहे तुम्ही मी दिलेलं नाहीये आहे श्रीमंत निवृत्तीनाथांनी दिलेलं हे आश्वासन आहे त्या आश्वासनाने विश्वाच्या उज्ज्वल असलेल्या भवितव्याचा हे आश्वासन केवळ श्रीमंत निवृत्तीनाथांनी दिलेलं आहे एवढं जर माणसाच्या मनात येईल तर विश्वाच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आशेचा दीप विवेकी माणसाच्या मनी अनुकूल परिस्थितीत वा प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही कालात तो तेवता राहतो ही गोष्ट लक्षात तो त्या जपण्याचा निश्चित प्रयत्न करतो जसं मी परवा तुम्हाला सांगितलं आम्हाला लोक विचारतात की तुमच्या या प्रवचनानं काय होणार जग पेटले आणि तुम्ही काय करताय पळी पंचपात्री घेऊन त्याला विझवण्याचा प्रयत्न हे विझणार का कधी असं आम्हाला लोक म्हणतात आम्ही त्यांना सांगतो हे उदाहरण चुकीचं आहे आमचा जो प्रयत्न चालला तो कसा चालला आम्ही जे करतो आहोत ते करीत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांनी जे बोलणं केलं त्या बोलण्याचा ते आश्वासक बोलणं आमच्या समोर आदर्श आहे आणि त्या आश्वासक बोलण्याला आम्ही प्रमाण समजून आम्ही आमच्या परीने काय काम करतो आहोत तर वनामध्ये म्हणजे आपल्या आश्रमासारखं ठिकाण आहे पूर्वीचं आताच थोडंसं हा पूर्वी म्हणजे इथे काही नव्हतं नुसतं उघडच मी म्हणजे चारही दिशेने वारा इथे येत होता बर आता तीन दिशेने येतो एका दिशेने येत इकडचा वारा बंद झालाय आणि खरं सांगायचं म्हणजे तिकडनं वारा इथंच नव्हता कधी कारण पूर्वीकडून पश्चिमेकडे वारदा बहुतेक वाहत नाही असा सोसाट्याचा वारा आश्रमासारखं अरण्यातलं एखादं ठिकाण आणि त्या अरण्यामध्ये असलेल्या ठिकाणात एक त्या झोपडीच्या अंगणात असलेलं एक तुळशी वृंदावन तिथे असला एक छोटा कोनाडा आणि त्या कोनाड्यात असलेली मिणमिणती पण पण आणि त्या मिणमिणत्या पणतीला त्या ज्योतीला जगवण्याचा प्रयत्न करणारी कोणी एक सौभाग्यवती बाई आणि ती ज्या पदराने त्या ज्योतीला त्या झंझावाती वाऱ्यापासून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते तो पदरी फाटका म्हणजे तो पदरी धड फाटका आणि त्या फाटक्या पदराने त्याला जगवण्याचा ती प्रयत्न करतो समजा त्या एवढ्या सोसाट्याच्या वाऱ्यात त्या अरण्यात त्या कोनाड्यात त्या छोट्या कोनाड्यात ती मिणमिणती पणती जर त्या फाटक्या पदराच्या संरक्षणाने जगली तर पुढची ज्ञान ज्योती लावून घ्यायला त्याच पणतीकडे यावं लागेल हातातला भाग असा हा आमचा प्रयत्न आहे हे का करतो जो जे करणारे लोक आहेत हे का करतात आश्वासन हे श्रीमंत निवृत्तीनाथांच फार मोठ्या महापुरुषाचा आश्वासन आहे त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून अनुकूल प्रतिकूल कालातही विवेकी माणसं हा आशेचा दीप सतत देवता ठेवण्याचा प्रयत्न करीत राहतात आणि त्यांच्या चित्तामध्ये हा देवता राहतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे श्रीमन निवृत्तीनाथ म्हणतात हे ज्ञानदेवा हा होईल दान पसाव हे ऐकल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी बोलायचं झालं तर येणे वरे ज्ञानदेव सुखी आला या वराने ज्ञानदेव सुखी झाले अशी वाणी अमृत मधुर स्वरूपाची वाणी ही अमृतवाणी ऐकल्याबरोबर माझी ग्रंथरूप वाङ्मय सेवा केलेली ही सफल झाली सत्कृती पुण्यवान धन्या माझी सत्कृती आणि त्यामुळे मला काही निर्माण झालेलं पुण्य या दोन्ही कारणाने स्वतःला धन्यता वाटली आणि त्यामुळे ज्ञानदेव सुखसंपन्न झाले ज्ञानदेव सुखिया झाला असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हे किती उदार वृत्तीचं लक्षण आहे ते पहा येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला या म्हणण्यातला अर्थ असा आहे की ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ ज्ञानदेव महाराजांनीच लिहिला तो देवो ज्ञान बघतो त्याच नाव ज्ञानदेव माऊली सांगते की असा महात्मा कोण महात्मा की तो महात्मा देव होतो आणि ज्ञान त्याचा भक्त कोण अमानित्वादी लक्षणाने संपन्न असला जो कोणी महात्मा आहे तो महात्मा देव होतो आणि भक्त त्याच ज्ञान होत त्याचं नाव ज्ञानदेव <laughs> लक्षात ज्ञानदेव ज्ञानदेव शब्दाचे अनेक अर्थ आहेत ज्ञान हाच देव आहे अशी ज्यांची खात्री आहे किंवा स्वरूप आहे किंवा सांगणं आहे ते ज्ञान देव देतो कधी ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो न देऊन काय करतो असं मी नेहमी म्हणतो म्हणजे देईलच पण त्यापेक्षा हा अर्थ अतिशय चांगला आहे की ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ तो देव ज्ञानो भक्तो असं ज्याच्यामध्ये ज्ञान भक्त असं घडतं असे ज्ञानदेव म्हणजे ते स्वतः ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञानस्वरूप असून हे जे तुम्ही आम्ही समजतो जे वृत्ती स्वरूप ज्ञान आहे ते त्यांचा भक्त आहे आणि इतक्या उच्च कोटीचे साक्षात परब्रह्म स्वरूप असलेले ज्ञानेश्वर महाराज महाविष्णू ज्ञानदेव महाराजांच्या रूपाने अवतीर्ण होऊन या विश्व कल्याणासाठी विश्वाच्या आत्यंतिक कल्याणासाठी आपल्या श्रीमन निवृत्तीनाथांच्या जवळ गुरुदेवांच्या जवळ हे मागणं मागतो आहे हे पाहिल्यानंतर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप धरुषणे हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा पुढे रेड्या मुखे वेद बोलविला द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा असं ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर आलेल्या शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांना व सर्व संतांना जर वाटलं तर यात काय चूक आहे सांग सगळ्यांना असं वाटलं सर्व संतांना असं वाटलं ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन व नंतरच्या समकालीन भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा उद्गार आहेच आहे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली असं ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी त्याच वेळी म्हटलेलं आहे असं सर्व संतांच्या मनामध्ये वाटलं तर ते वाटणं सर्व संतांना वाटले स्वाभाविक आहे त्यांचा आत्मभाव सर्वत्र पसरलेला होता आत्मभाव सर्वत्र सदा समस्वरूपाचा होता किंबहुना आत्मौपम्य बुद्धी ज्याला म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांची सर्व श्रेष्ठ असल्यामुळे ते कारुण्य मूर्ती होते त्या करुणेच्या पोटामध्ये हे सगळं मागणं मागितलेलं आहे आणि हे सगळं मागणं करुणेच्या पोटात मागून गुरुंनी काय सांगितले हा दान होईल दान पसाव मग त्यांना सुख व्हायचं काय कारण खरं का व्हायला पाहिजे त्यावेळी जे इतर श्रोते आहेत संपूर्ण विश्व आहे ज्यांच्या ज्यांच्या कानावर गेले निदान पक्षी ते सुखी व्हायला पाहिजे नाही येणेवरी ज्ञानदेव सुखी झाला म्हणजे असं का कारण आहे ज्ञानेश्वर माऊलीने संतांचं लक्षण लिहिलं संत कोणाला म्हणावं त्या लक्षणामध्ये असं लिहिले पायी काटा नेहते ते व्यथा जीवी उमटे तैसे पोळे संकटे पुढे लागले दुसऱ्याच्या संकटाने दुःखाने दुःखी होतो पाओ शीतलता लाहे ते की डोळ्याची लागी होये तैसा परसुखी जाई सुखा होतो तो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत आहे किंबहुना तुषा लागी पाणी आरायले जे जगतामध्ये पाणी जे ईश्वराने निर्माण केले ते कशा करता निर्माण केले कशा करता निर्माण केले हा तृषित जेवढे लोक आहेत त्या तृषित लोकांची तहान निवृत्त व्हावी यासाठी जगतामध्ये पाणी निर्माण केले हे पाणी जस केवळ तृषित असलेल्या लोकांच्या तृषा निवारणार्थ निर्माण झाले तैसे दुःखिताचे शीलभागी जिणे ज्याचं आयुष्य दुःखी लोकांचं दुःख निवृत्त करण्यासाठी त्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते ज्ञानेश्वर महाराज असं संतांचं वर्णन माऊलीने केले आता या प्रसंगी ज्ञानेश्वर महाराजांचंच ते वर्णन आहे या प्रसंगी म्हणण्याचं कारण जगाला या विश्वाला मी मागणं मागितल्याप्रमाणे जे सुख प्राप्त झालं ते जर दृष्टा दृष्टामध्ये विजयी झाले तर पाहो शीतलता लाहे ते डोळ्याचे लागे ते मला सुख झाल्यासारखं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे विश्वाच्या सुखदुःखाशी तादात्म्य पावलेले होते म्हणूनच येणे वरे विश्वसुखी झाला ते ठीक आहे पण ज्ञानदेव सुखी झाला ही विशेष महत्वाची गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतः त्याबद्दल सुखी झालेले आहेत आणि म्हणून सर्वांना सुख मिळावं सर्वांनी सर्व सुखाने परिपूर्ण व्हावं ही त्यांच्या मनामध्ये तळमळ होती आणि मी आत्ता त्याच्यावर बोलत लिहिलंय नवरस नवरसी भरवी सागर याच्यामध्ये पुष्कळ आहे त्याच्यावर लेख लिहिलेला आहे अहिंसेबद्दल इतर मतं वेगळी वेगळी लिहिली असून सुद्धा एक स्वतंत्र असं मत लिहिलंय की जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप अशा प्रकारची जी सकारात्मक अहिंसा आहे ती सकारात्मक अहिंसा ज्यांच्या जीवनाचा सहज स्वभाव होता अशा प्रकारची सकारात्मक अहिंसा ही ज्यांच्या जीवनामध्ये एक महत्वाची अशा प्रकारची कार्यस्थिती होती अवतार कार्यामध्ये पुष्कळ मोठं कार्य केलं त्या अवतार कार्यामध्ये या अहिंसेच्या स्वरूपाने त्यांचं वर्तन होतं आणि म्हणून त्या अहिंसा वृत्तीने वागणारे जे ज्ञानदेव महाराज त्यांना या वरदानाने सुख प्राप्त झालं हे म्हणणं योग्य आहे दुसरी गोष्ट म्हणूनच त्यांच्या अवतार कार्यामध्ये ग्रंथ निर्मिती हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि ग्रंथ निर्मितीचा हा अत्यंत महत्वाचा भाग हा ग्रंथ निर्मितीचा सेवेचा भाग मी पूर्ण केला आणि मी केलेली पूर्ण सेवा माझ्या गुरुंना मान्य झाली विशेष महत्वाची गोष्ट ते त्याने संतुष्ट झाले आणि संतुष्ट झाले म्हणून हे मागणं पसायदानाचं मागणं मागितलं दुःख निवृत्तीपूर्वक सुखप्राप्ती होण्याची उपकरणं त्यातले सूचक रूप असलेले सूत्ररूप जे मार्ग आहेत ते सूत्ररूप सांगितलेले मार्ग एकदा बारकाव्याने वाचा वाचल्यानंतर असं वाटतं की या मागण्यात हे तत्व आहे या मागण्यामध्ये हे तत्व आहे या मागण्यामध्ये हे तत्व आहे हे मागणं मागितलं तर जीवनाचं हे सूत्र आहे ह्या सूत्राचा याच्यामध्ये उलगडा होतो हे सूत्र उलगडलं तर हे जीवन अशा प्रकारचं सुखी होतं असं ज्यावेळी त्यातलं एक एक एक एक दृश्य त्यातलं तत्व आपल्याला कळू लागतं त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या वचनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि ते म्हणजे तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई या प्रत्येक मागण्यातल्या युक्तीची खोली कळत नाही त्याचं गांभीर्य सहजी लक्षात येत नाही त्याचं सर्वांगीण रूप त्यांचं उत्तम असलेलं विचार परिप्लुत स्वरूप हे पाहिल्यानंतर त्यांच्या पायी विनम्र व्हावं आणि विनम्र भावाने आपली डोई त्यांच्या चरणावर ठेवावी एवढंच त्याच्यामध्ये चांगलं दिसण्यासारखं करण्यासारखा या व्यतिरिक्त काही नाही मोहना स्वतः प्रसन्नतेने श्रीमन निवृत्तीनाथाने दिलेले प्रसाद रूप जे वरदान आहे चंद्र उदयाला आल्यानंतर समुद्र ज्याप्रमाणे आपल्या स्थानावर राहून पूर्ण भरतीने भरून येतो अगदी त्याप्रमाणे या वरदानाने वरदानरूपी चंद्राच्या उदयाने समुद्र स्वरूप अंतःकरण सुखाने ज्या ज्ञानेश्वर महाराजांचं भरून आलं तर ते स्वाभाविक अशा हृदयाला असा आनंद होणारच म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येणे ज्ञान ज्ञानदेवो सुखिया झाला यातील काही गोष्टी आणखीन थोड्या चिंतनीय त्या थोडक्यात सांगतो ती गोष्ट अशी की लोक असं विचारतात ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागणं मागितलं आणि त्यांनी वरदान दिलं अजून लोक सुधारले आहेत का खळ संपले आहेत का ते का नाही संपले मग हे हा होईल दान पसाव म्हणण्यात काय अर्थ त्यातली बरीच गोष्ट चिंता करून सांगण्यासारखी ती सगळी नाही सांगत थोडा भाग त्यातला संपतो आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की महाराजांचं मागणं कसं आहे या पसायदानातील काही महत्वाच्या अगोदर गोष्टी सांगतो आणि मग या शंकेचं समाधान सांगतो या पसायदानात जे जे मागितलंय ती मी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट आहे त्याच्यामध्ये स्वार्थासाठी एकही मागणं मागितलेलं नाही ते विश्व जे जे मागणं मागितले ते ते सर्व विश्व कल्याणाच आहे विश्वाच्या परमहिताच आहे हे निश्चित निर्विवाद अनुपरोध आहे श्री ज्ञानराज माऊलींची धारणा काय आहे ती लक्षात ठेव या पसायदानामध्ये त्यांची धारणा आढळत येते <coughs> आपण व्यवहारात पाहतो मी तुम्हाला बरेच दिवस सांगतोय सारखा की माणूस कसा असावा यापेक्षा माणसाच्या अगोदर धारणा काय आहे याच्यामध्ये महत्वाचे नाही ज्याप्रमाणे माणसाची धारणा असेल त्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आणि आचार जीवन घडत असत ज्ञानराज माऊलींची धारणा विश्व कल्याणाची असल्यामुळे या मागण्यामध्ये असं दिसून येते की त्यांची धारणा कल्याणाच्या तळमणीची आहे ज्ञानराज माऊली ही विश्व माऊली असल्यामुळं विश्वाच्या सुखात विश्वाच्या परमहितात सुख मानणारी आहे असाही त्या एकंदर येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाल्या यातून दिसून येते ज्ञानराज माऊलींची विश्व कल्याणाची समाजाच्या उन्नतीची जी ही उदात्त कल्पना आहे ती परमोदार भव्य स्वरूपाची तर आहेच पण ही केवळ प्राकृतिक विज्ञानाच्या द्वारा वैकृतिक विज्ञानाच्या द्वारा भूत भौतिक विज्ञानाच्या द्वारा त्याची कास धरून ही गोष्ट व्हावी अशी त्यांची कल्पना नाही मग ते भौतिकापासून पूर्ण परावृत्त झालेले असे आहेत का नाही भौतिक जीवन हे माणसाचं सुखी समाधानी झालं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे पण हे करीत असताना ही कल्पना मांडतेवेळी म्हणजे विश्वोद्धाराची विश्वहिताची परमहिताची कल्पना मांडते वेळी ती केवळ प्राकृतिक भौतिक विज्ञानाची कास धरून न मांडता चेतन कारणवादाच्या भूमिकेतून मांडलेली आहे तुम्ही बारकाव्याने या पसायदानाकडे बघा म्हणजे तुम्हाला हे दिसून येईल की चेतन कारणवादाचा कारण भजी जो आदिपुरुष हे आदिपुरुष म्हणण्यामध्ये चेतन कारणवाद प्रतिपादन केलेला आहे आणि चेतन कारणवादाच्या भूमिकेतून ही प्रक्रिया सगळी मांडलेली आहे हे अत्यंत लक्षणीय चिंतनीय अशा प्रकारचं आहे कितीही चिंतन केलं तरी कमी पडावं अशा प्रकारचं ते चिंतन त्यामुळे समाजाची दृष्टी पहिल्यांदा केवळ दृष्ट विषयाकडे ऐंद्रियक विषयाकडे ऐंद्रियक निर्णयाकडे ऐंद्रियक परिणामाकडे जी राहते ती ते ऐंद्रियक परिणामावर व दृश्य पदार्थावर खिळलेली दृष्टी ही अतिंद्रिय क्षेत्राकडे पहिल्यांदा वळली पाहिजे आणि एकदा अतिंद्रिय क्षेत्राकडे ती वृत्ती वळली की मग मात्र त्याने या भौतिकाकडे यावं मग मात्र या प्राकृतिक व वैकृतिक विज्ञाकणाकडे यावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तशी वृत्ती नंतर इकडे आणली म्हणजे पहिल्यांदा चेतनवादाकडे नेली पहिल्यांदा अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला अतिंद्रियतेकडे वळवली आणि मग या जीवनाकडे ती वृत्ती आणली समाजाची दृष्टी म्हणजे धारणा जेव्हा भोगापेक्षा आदिंद्रिय जगत करण आदेश आदिपुरुषाकडे वळते प्रापंचिक किंवा वैयक्तिक कर्मापेक्षा श्रेष्ठ आणि व्यापक स्वरूपाचं अशा प्रकारचं जर कोणतं कर्म असेल तर वैदिक निष्काम कर्म आहे धर्म आहे त्या धर्माकडे माणसाची ज्यावेळी वृत्ती वळते इष्ट मित्र स्त्री पुत्र यांची तर संगती रोजच आहे त्याच्यामध्ये तर आपण सतत राहतोच आहोत किंवा हो त्याच्या सेवेकरता हाडाची काढ करणारी माणसं आहेत पण त्यापेक्षाही दैवी संपदेने संपन्न असलेले अतिमानुष असलेले असे जे तत्व साक्षात्कारी संत त्यांच्याकडे जर माणसाची दृष्टी वळली तर किंवा त्याने सांगितलेल्या तत्व विचाराकडे माणसाची वृत्ती जर वळली तर किंवा जेव्हा वळते तेव्हा व तेव्हाच हा समाज या भौतिक विश्वामध्ये वागत असताना सामाजिक जीवनामध्ये वागत असताना उचित काय आहे अनुचित काय आहे न्याय काय आहे अन्याय काय आहे याच्याकडे तटस्थ वृत्तीने विचार करू शकतो जोपर्यंत ऐंद्रिय माणसाची वृत्ती आहे त्याच्यावरच भर ठेवून राहतो भौतिक जीवनाच्या पडे पलीकडे कोणी विवेक सिद्धी जीवन असते याची त्याला कल्पनाच नसते ज्यावेळी निष्काम धर्माकडे त्याची वृत्ती वळलेली नसते स्त्री धन पुत्रापेक्षा भाग्य काही वेगळं असू शकतं विवेक सिद्ध जीवनाचं हे ज्याला कळतच नाही तो कधीच या गोष्टींची चिंता करणार नाही विचार करणार इकडे वृत्ती वळली तर नक्कीच तो तटस्थतेने पहिल्यांदा विचार करू लागतो ज्यावेळी तो या समाजामध्ये येतो आणि त्यात प्रत्यक्ष काम करायला प्रवृत्त होतो त्यावेळी अशा विचारदृष्टीने समाजामध्ये प्रवृत्त होईल आणि त्यावेळी त्याला लाचलुचपत करणं भेसळ करणं दुराचार करणं हिंसा करणं या व या सम गोष्टी करणं हे त्याला त्या व पापमय आहे असं वाटू लागत समाजामध्ये सुमतीभाव जागृत होण्याचं कार्य ज्यावेळी घडेल त्याच वेळी समाजात ही दैवी संपत्ती नांदेल एरवी नांदणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानात पहिल्यांदा सुमतीभावावर भर दिलेला आहे धारणा बदलण्यावर भर दिलेला तुम्ही बारकाव्याने पाहिल्यानंतर दिसून येईल म्हणजे समाजाची वैचारिक जी धारणा आहे वैचारिक जी भूमिका ती पूर्ण उन्नत झाली पाहिजे आणि ती जर उन्नत व्हावी असं वाटत असेल तर त्याला उपाय काय पहिल्यांदा समाज हा दोषापणे संस्कार संपन्न झाला पाहिजे बारकाव्याने पहा म्हणजे कळेल पहिली गोष्ट त्यांनी मागणी ही मागितली दुसरी गोष्ट मागितली सद्गुणाधान संपन्न झाला म्हणजे सुसंस्कृत झाला पाहिजे सात्विक झाला पाहिजे गुणाधानाचा संस्कार जो झाला पाहिजे तो दैवी संपत्तीमान झाला पाहिजे तो सत्कृती संपन्न झाला पाहिजे आणि सरते शेवटी भजे जो आदि म्हणजे सद्भक्ती संपन्न तो झाला पाहिजे असं मागणं मागितलं त्याच्याही पुढे महाराजांनी मागितले की त्या संत सज्जनांना सोयरे वाटावे अशा योग्यतेचा माणूस झाला पाहिजे याचा अर्थ तत्व साक्षात्कारी जी पुरुष गुणातीत आहेत ते गुणातीत होऊन नित्य निरतिशय सुखाने संपन्न होतात त्याप्रमाणे प्रत्येक मानव हा गुणातीत अवस्थेला प्राप्त होऊन या सुखाने तो संपन्न झाला पाहिजे असं मागणं मागितलं याकरिता उपकरण काय काय मागितले उपकरण प्राधान्याने तीनच उपकरण मागितले पहिलं उपकरण आहे स्वधर्म दुसरं उपकरण आहे ईश्वर आदि पुरुषाचं भजन आणि तिसरं उपकरण आहे ईश्वरनिष्ठ तत्वज्ञ संत संतांची मांडली आहे या तीनच गोष्टी समाज सुधारणेसाठी आदर्श स्वरूपासाठी साधन म्हणून उपकरण म्हणून मागितले आहेत आणि या उपकरणाचं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या दिव्य नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेलाच दर्शन घडू शकते इतराला कुणाला दर्शन घडू शकत म्हणून त्यांनी मागणं मागताना हे मागितलं आणि दुसरं कारण मी तुम्हाला प्रवचनात मागे सांगितले की ही सगळी साधनं सुखाची निश्चित साधनं असून ही निरुपद्रवी साधन यात उपद्रवाचा कुठेही संबंध नाही एकच उपयोग होताना सत्वर होणार का थोडा दीर्घ काला यापेक्षा त्यात दुसरा कोणताही संदेह नाही म्हणून याची आवश्यकता हे जाणून हेच पसायदानामध्ये महाराजांनी मागितले विचारांती असं लक्षात येतं की हे मागणं अतिशय उदात्त स्वरूपाचं आहे आणि औचित्यपूर्ण अशा प्रकारचं आदर्श समाज समाजाची पूर्ण उन्नती किंवा सुखाची देवाणघेवाण ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे वर सुखची वरी हो दी या जगात सुखाचंच देणं सुखाचंच घेणं या जगामध्ये झालं पाहिजे असं सार्वकालिक सार्वभौम सार्वत्रिक व त्रिकाला बाधित अशा प्रकारचं हे वरदान हा होईल दान बसायला एवढ्या योग्यतेने संपन्न हे वरदान अशा समर्थ स्वामी सद्गुरु श्रीमन निवृत्तीनाथांचा अंगदट वरप्रसाद जर मिळेल त्या वरप्रसादाने किंवा प्रसाद दानाने किंवा पसाय दानाने या प्रसाद दानाने उपयुक्त सर्व गोष्टी घडणार आहेत या दृढ श्रद्धेने किंबहुना या सच्छास्त्र शुद्ध असलेल्या श्रद्धेशी असलेल्या अव्यभिचरित संबंधाने ज्ञानदेव महाराज सुखी झाले येणे वरे ज्ञानदेव सुखी झाला असं हे ज्ञानेश्वरीतील गुरुभक्तीचं चिंतन श्रुताधीत योजनपूर्वक यथामती यथामती लिहून ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आम्ही समर्पित करीत आहोत इतकंच नव्हे तर हे आता लोकांच्या मनामध्ये यावं लोकांच्यापर्यंत जावं म्हणून आपल्या मासिकात इथपर्यंत लिहून या ज्ञानेश्वरीतील गुरुभक्ती या प्रकरणाचा उपसंहार केलेला आहे आता मी एक त्या शंकेचं थोडंसं समाधान सांगून थांबणार आहे ती शंका अशी आहे की आज समाजात हे का घडत घडलं त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे मागणं मागितलंय हे मागणं करीत असताना तुम्ही असं समजता काय की समाजामध्ये ही जी तमोगुणी माणसं आहेत खळ आहेत दुष्ट आहेत पापी आहेत हे लोक ज्ञानेश्वर महाराजांना माहीत नव्हते ते कुठे राहतो जिथे हे खळ राहतात जिथे हे पापाचं दुरीत नांदतं तिथे ज्ञानेश्वर महाराज राहतो तुम्हा तुम्हा आम्हाला जेवढा समाजाचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा <laughs> काय त्यांच्या स्वभावाचा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांना अधिक आहे मग असं असताना सुद्धा त्यांनी हे मागणं का मागितलं त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट माहीत असून सुद्धा सर्व भूत मात्र ज्याप्रमाणे भोगभूमीचे आहेत आणि त्या भोगा करता लागणारी जी क्रिया तेवढी क्रियाशीलता सगळ्यामध्ये ही मानव भोगशील आहे त्याप्रमाणे मानव हा क्रियाशील आहे पण क्रियाशील जीवनामध्ये भोग भोगण्याच्या पलीकडे प्राप्त जीवनाचं परिवर्तन व्हावं निर्माण झालेल्या मनोविकारांचं नियंत्रण करावं किंवा आतापर्यंत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोषापनय गुणाधान या दोन संस्कारांच्या द्वारा आपण संपन्न होऊन ज्ञान प्राप्त करून घ्यावं व ज्ञानाने गुणातीत व्हावं असं परिवर्तन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते कोण्याही जीवामध्ये ते फक्त मानवा म्हणजे सगळ्यांची जीवन भोगभूमी आहेत व क्रियाशील आहेत पण मानवाचं जीवन असं आहे की प्राप्त क्रियाशील जीवनामध्ये स्वतःच्या प्रयत्नाने तो आपलं जीवन बदलू शकतो मनामध्ये भोजन करावा अशी इच्छा सगळ्यांच्या मनात निर्माण होऊ शकते पण निर्माण झालेल्या इच्छेचं नियंत्रण करण्याचं सामर्थ्य पशुमध्ये नाही ते नियंत्रण करण्याचं सामर्थ्य मानवात आहे मानवाने ठरवलं की पोट नगारा होईपर्यंत खायचं तर खाऊ शकतो का नाही हा होऊ शकतो मानवाने असं ठरवलं की अजिबात निर्जला एकादशी करायची बस काही मनात अजिबात येऊ द्यायचं नाही कंटाळायचं नाही कुरकुर करायची नाही कीर्तनाला उभं राहिल्यानंतर एक घोड्यासारखं पाय करून अगदी लहान आमच्या ह्याचे फोटो काढून बघा एखाद्या वेळी इतका तो नर्वस झालेला दिसतो की बघितलं वाटतं नर्वस माणूस बघायचा असला तर हा असं उपवास केल्यावर व्हायचं नाही हे कोणाला करता येतं माणसाला करता येत करता येतं का करता येत खाता येतं का दोन साक्षीदार ठेवले आहेत असं होऊ शकतं हे पशु करू शकत का हे इतर कोणालाही करतात नाही हे सामर्थ्य मानवात असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी हे आपल्या गुरूंच्या जवळ मागणं मागितलं या मागण्याचा तुम्ही आम्ही विचार करायचा म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले मजरुद ही सद्गुरू जेणे तारिलो हा संसार प्रू म्हणून विशेष विवेक विवेकावली संतांच्या संगतीमध्ये जाऊन आपण हे जर विवेक ज्ञान संपादन केलं तर लोकांनी किती बदल केलाय किंवा कसा झालाय हे म्हणण्यापेक्षाही दादांनी एक वाक्य फार छान लिहिलं आम्ही संतांची लक्षणे ही यासाठी सांगितली आहेत की कोणातरी माणसाची परीक्षा करण्यापेक्षा ती लक्षणं आपल्या अंगी किती उतरली आहेत ते पाहण्याकरता आम्ही सांगितलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे मागणं मागितलंय या मागण्यापैकी प्रत्येकाने आपल्या एकांतामध्ये जाऊ जर असा विचार केला का तर हे सामर्थ्य तुमच्या की क्रियाशील जीवनामध्ये प्रारब्धवशात भोग भोगणं हे तर आहेच पण ते विहित का निषिद्ध ते परिमित का अपरिमित युक्ताहार विहारस्य असं का आयुक्त करणं हे आपल्या स्वाधीन ठेवलेलं असल्यामुळं प्रत्येक मानवाने या मागण्याचा विचार करून जर आपण स्वतः त्याचा अनुष्ठान करून आपल्याच हृदयामध्ये सद्गुरू आहेत सद्गुरू म्हणजे हे बाहेर कोणी नाहीये ते ज्ञानस्वरूप आहेत ते प्रत्येकाच्या हृदयात आहे तुम्ही त्यांच्या प्रसन्नतेसाठी जर असा प्रयत्न कराल काय की दुरिताचे तिमीर जाऊ आपण आपल्या विश्वाचं नंतर बघू पण आपण स्वतःच्या स्वधर्माचं अनुष्ठान करणं असं जर प्रत्येक मनुष्य करी तुम्हाला परवा सांगितल्याप्रमाणे ज्याने त्याने या मागण्याप्रमाणे विचार करून जर दोषापनय गुणाधान अशा प्रकारचा संस्कार करून जर ज्ञान संपादनाचा प्रयत्न करील तर उद्धार करायला कोणी शिल्लकच राहणार असं असल्यामुळं या करण्याला दीर्घ काल लागेल अमुकच काल लागेल असं काही सांगता येत नाही हा त्यातला एक समाधानाचा भाग आहे दुसरी गोष्ट ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचे उपासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांना ज्ञान संपत्तीची प्राप्ती झाली आणि आताचे लोक या अवस्थेला राहिलेले आहेत कोण हे विज्ञानातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांची भाषण काय येतात काय म्हणतात बस ज्ञान ही महत्वाची गोष्ट आहे ज्ञान ज्याच्या जवळ असेल त्याच्याकडे सगळा व्यवसाय येईल ज्ञान ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे संपत्ती ज्ञान ज्याच्याकडे त्याच्याकडे सगळे लोक येतील असं हे ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या बळावर हे आपलं सगळं आपण संपादन करू शकतो इथपर्यंत हे लोक आले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाला फार महात महात महत्व देते त्यांच्या नावाप्रमाणे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्ञानमूर्ती म्हणजे ज्ञानदेव ज्ञान हे स्वतः देव आहेत आणि ज्ञान हा त्यांचा असे हे ज्ञानदेव आहे आणि ते ज्ञानदेव असल्यामुळे त्यांची प्रवृत्ती अशी आहे सत चित आणि आनंद याच्यामध्ये चित कुठे मध्य भागात राहत सत या टोकाला राहत आणि आनंद या टोकाला राहत दोघांचा दुवा कोण आहे चित म्हणजे सत आणि चित हे आनंद या दोघाला जोडणार कोण आहे चित याच्यामध्ये ते राहत म्हणजे ज्ञान असेल तर सत आणि आनंद या दोघांनाही सोडलं जातं आपल्याला सच्ची प्राप्ती व्हावी आणि आपल्याला आनंदाची प्राप्ती व्हावी या दोन्हीला दुवा काय मिळवावा आपण ह्याच्यात पहिला पदर कोणाचा धरायचा चितचा पदर धरा ज्ञानाचा पदर धरा सत जर चित नसेल तर त्यात आनंद होणार आणि आनंद जर चित नसेल तर ते सत होणार म्हणजे सतला आनंद होण्याकरता आणि आनंदाला सत होण्याकरता चितची आवश्यकता आहे म्हणजे या चितचे सगळ्यात अधिक उपकार आहेत म्हणून ज्ञानाचा सेवेचा भाग अतिशय ज्ञान संपादनाला विशेष महत्व दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जर करू तर आपले ज्ञानरूप सद्गुरू आपल्या हृदयात राहतात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानरूप आहे गुरूंचं काय वर्णन केले तुम्ही ऐका नमो विशद बोध वित्कटा हे बोध स्वरूप आहेत आणि बोध करण्यामध्ये चतुर आहेत म्हणजे ज्ञानदान आपल्या राजांचं वर्णन काय ज्ञानदान परायण अशा प्रकारची ज्ञानाची ही परंपरा असल्यामुळं ज्ञान आणि तुम्हाला प्राप्त झालेली आत्मशक्ती तुम्हाला दिलेलं कर्तृत्व स्वातंत्र्य या दोन्हींची जोड आली पाहिजे हे तुम्ही पहिल्यांदा ज्ञान संपादन केलं पाहिजे तुमच्या कर्तृत्वाचं सामर्थ्य जे आहे ते कोणतं मी आत्ता सांगितलं मी म्हणजे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम हे तुमच्याजवळ मी सांगितल्याप्रमाणे आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी मागणं मागितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कर्तुम सामर्थ्य वापरलं बाकीचं पुढचं सोडून द्या आणि ते सामर्थ्य जर तुम्ही वापरलं तर या दोन्हीमुळेच मानव म्हणजे एक व्यक्ती ती बदलू शकते फार तर काय त्याप्रमाणे सारं विश्व बदलू शकतं असं सामर्थ्य या मागण्यामध्ये नक्कीच आहे म्हणून देवाने दिलेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करून मानवी देहरूपी दिलेली संधी त्याचा सदुपयोग करून जर मनुष्य याप्रमाणे वर्तन करील निवृत्ती अर्थात दोष निवृत्ती गुणाधान या दोन संस्कारांचा जर तो प्रयत्न करी तर त्याच्या मनामध्ये कधीतरी एखाद्या सद्गुरूंच्याकडे जाऊन ज्ञानश्रवण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल आणि त्या सद्गुरूंच्या ज्ञानोपदेशाने त्याला ज्ञान प्राप्त होऊन तोही गुणातीत होईल असं या पसायदानातलं एक शेवटचं चिंतन आहे आणि अशा चिंतनाने ही स्थिती प्राप्त व्हावी आणि ही स्थिती प्राप्त होईल असं वरदान श्रीमन निवृत्तीनाथांनी दिलं म्हणून एथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखी आजाला कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार विठ्ठल कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकारा श्री सद्गुरु साखरे महाराज की जय साखरे विनायकं नौमि साकरेणामविश्रुतं येषां चरणसान्निध्याज्जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भो बन्धविमुक्तये किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजे जो आदिपुरुखी अखंडित या ओवीच्या संबंधाने आणि आज आपण ज्या एकविसाव्या शतकात किंवा दुसऱ्या सहस्रकात प्रवेश करून वागत आहोत किंवा त्या उंबरठ्यावर आपण आहोत त्या काळामध्ये होणार जे विज्ञान त्याविषयी आजकालच्या लोकांची अशी प्रवृत्ती आता की अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकाला जोडले पाहिजे हे दोन मार्ग मुंबईच्या समुद्रापासून निघतात आणि मद्रासच्या समुद्रापर्यंत जातात आणि समांतर जातात त्यामुळं यांचा आरंभात कुठे संबंध नाही आणि शेवटी कुठे संबंध येत नाही समांतर रेषा कधीच एकमेकाला मिळत नाही निघाल्या तिथून समांतर आणि मिळाल्या तिथे समांतर त्यामुळे त्या दोघांची कधी गाठ पडत नाही